श्रीधर कृत श्री हरिविजय अध्याय एकवीस गोकुळवासू ज जनांचे उद्धवकृत सांत्वन श्री गणेशायन महा मथुरेतून रामकृष्ण सांदीपनी आश्रमात गेले होते ते विद्या पूर्ण करून परत आले पुष्कळ दिवस कृष्णाचा विरह झाल्यामुळे गोकुळात मात्र गोप गोपी नंद यशोदा यांना फार शून्य शून्य वाटत होते सर्वजण त्यांच्या आठवणी काढत होते गोपींच्या डोळ्यात आसवे व मनात कृष्णदर्शनाची आस होती अन्नाची त्यांना गोडीच वाटेना कोणत्याही साज शृंगाराच्या वस्तू त्यांना तापदायक वाटत होत्या हार सर्पवत चंदन अग्निवत चंद्र सूर्यवत वाटत होता सुख दुःखवत भोग रोगवत वाटत होते घास घेळण्यापूर्वी शोक गिळावा लागत होता गोठ्यात कृष्ण गोष्टी आणि आठवणीत दुःखी कष्टी हेच सर्वत्र झाले होते कृष्णाचे आभास होऊन निश्वास टाकणाऱ्या गोपी कुणावरही विश्वास टाकायला तयार नव्हत्या कृष्णाचा स्वतःला विरह झाला त्याला कोणीतरी कारणीभूत आहे म्हणून कधी त्या अक्रूराला नावे ठेवित होत्या तर कधी नशिबालाच धन्य त्या गोपी नाहीतर वरून भक्तीचे ढोंग करणाऱ्या कित्येकांच्या मनात हरीचे स्मरणच नसते स्वतःच्या कर्तृत्वाचाच गर्व हरी अंतःकरणात गुप्त आहे तो न ओळखता लोक बाह्यता कितीतरी पुण्यकृत्य करतात दाने तीर्थयात्रा गुहेत जाऊन एकांत सेवन सारे वरवरचे असते लोणी विकताना गोपी म्हणत गोविंद घ्याओ कृष्ण घ्याओ मग मोथरेतील ग्राहक स्त्रिया त्यांना म्हणत तुमच्या या मडक्यात कृष्ण कसा काय मावला मत्स्य कुर्म वराह असे अवतार घेऊन ज्याने म्हणे प्रचंड पराक्रम केला तो भगवंत तुम्ही या डेऱ्यात या माठात कसा काय ठेवला अधासुराला पाडणारा मारणारा गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणारा हाच का कृष्ण हे तर दही आहे लोणी आहे पण या प्रश्नांची त्या गोपी भावसमाधीत जायच्या त्यातल्या त्यात एक गोपी भानावर होती ती म्हणाली एकच काय प्रत्येक घटात कृष्ण आहे सूर्याचे प्रतिबिंब नाही का प्रत्येक कित्येक जलाशयात पडत तसा श्रीहरी घटात आहे प्रत्येक मूर्तीच आहे पहा आणि त्या गोपींचा भाव एवढा उत्कट होता की मथुरेतील स्त्रियांना प्रत्येक मडक्यात कृष्णाची सुंदर बालमूर्ती गोपवेशात दिसू लागली गोपींचे वचन खरे करण्यासाठी कृष्णाने त्या मथुरेतील स्त्रियांना असेही दर्शन दिले गोकुळात परत जाऊन गोपी पुन्हा गृहकृत्य करू लागल्या तरी त्यांचे चित्त काही कामात नसे कृष्ण आपल्याला सोडून गेला याचे भान झाले की त्या कृष्णाला हाका मारीत आणि रडत राहत कृष्णाची मुरली त्याची काठी वगैरे साऱ्या वस्तू पाहून यशोदा रडे ताक घुसळताना मन कृष्णाकडे लागलेले असे दळणकांडण करताना कृष्ण हात धरायला येईल की काय असे वाटे तिकडे मथुरेतही कृष्णाला गोपांच्या विरहाची कल्पना होती त्याने उद्धवाला आपल्या परमभक्ताला बोलावले व म्हटले उद्धवा कितीतरी दिवस झाले अक्रूराबरोबर मी इकडे आलो त्यावेळी गोकुळातील लोक फार शोक करीत होते त्यांना म्या माझा विरह फार जाणवत असेल त्यांना तू भेटून माझे कुशल सांग त्यांचे सर्वांचे कुशल विचार त्यांचे सांत्वन कर गोपीनाचार चार ज्ञानाच्या गोष्टी सांग विवेक शिकव नंद बाबा आणि यशोदामाई यांना भेट गोपींना भेट गोप बालक माझे मित्र त्यांना भेट सारे माझी वाट पाहत असतील त्यांचे सांत्वन कर माझे एवढे काम कर कृष्णालाही सर्वांच्या आठवणी आल्या त्याचे मन भरून आले त्याने उद्धवाचा हात हाती धरला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली मग म्हणाला मी सुद्धा पहा त्यांच्या भक्तिभावनेने हळवा झालो तू जा त्यांच्या भक्तीची उत्कटता स्वतः पहा मी त्यांना कधी विसरणार नाही पण उद्धवा सगुण भक्तीतून त्यांना ज्ञानदृष्टीने माझ्या परमात्म रूपाच्या भक्तीकडे तू वळव त्यांचे दुःख वाज्ञान तू दूर कर तूच ज्ञानी आहेस त्यांना तूच ज्ञान देऊ शकशील मला तर देवगुरूंनी पूर्वीच ब्रह्मज्ञान दिले आहे कृष्णाने उद्धवाच्या मस्तकी आपला कमल सदृश हात ठेवला उद्धवाचे ज्ञान जागृत झाले मग तो निघाला आपल्या स्वामीचे काम सख्य भक्तीतून निर्माण झालेल्या आपुलकीने तो करायला निघाला तो कृष्णासारखाच दिसत असे त्याला बृहस्पतीकडूनच ज्ञान प्राप्त झालेले होते अक्रूरासारखाच तो कृष्णांचा ज्ञानी भक्त होता आणि आता तो गोकुळात सगुण भक्त गो गोपींना भेटायला चालला होता भक्तीला गंगेला ज्ञानरूपी यमुना भेटणार होती आपण गोपींना असा विवेक सांगू तसे ज्ञान सांगू असा विचार करीत तो चालला होता पण जेव्हा तो गोकुळात शिरला तेव्हा तेथील वातावरणाचा प्रभाव पडून त्याचे अंग थरथर कापू लागले अनामिक आनंदाने त्याचे हृदय धडधडू लागले अंगाला घाम आला अश्रुपात होऊ लागला कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता तो बेभान होऊन मार्गावरील धूळ कपाळी लावीत पायीच नाचत पुढे जाऊ लागला संध्याकाळची वेळ होती गवळ्यांची मुले गुरानं घेऊन गोकुळात परत येत होती गाई वासरांसमवेत ते गोप गाप गोप बालक पाहून उद्धवाचे मन आनंदाने भरून आले ते सारे आनंदाने नाचत होते गाणी गात होते कोणी कोणी कृष्णासारखा वेश केला होता मार्गात धूळ उडत होती हाच गोरज भक्तीचा मुहूर्त उद्धवाचे मन त्या गोपांबरोबर नाचत येताना कृष्ण कसा दिसत असेल याची कल्पना करू लागले आणि पुन्हा रथात बसून तो नंदाच्या घराजवळ केव्हा कसा पोचला तेही त्याच्या लक्षात आले नाही घरोघरी गोप गोपी कृष्णाचे नाव घेत त्याच्या आठवणी काढीत आपापली कामे करीत आहेत हे हे पाहून या लोकांचे सांत्वन कसे करावे असा प्रश्नच त्याला पडला नंदाने उद्धवाचा रथ दुरूनच पाहिला मथुरेत त्याची उद्धवाशी ओळख झा झालेलीच होती त्याने उद्धवाचे स्वागत केले पाहुणचार केला उद्धवा कृष्ण कसा आहे असा प्रश्न त्याने आधी विचारला उद्धवाला पाहताच नंद व यशोदा यांना कृष्णस्मरणाने हुंदके येऊ लागले नंद तर कृष्णाचे नाम वारंवार उच्चारू लागला उद्धव त्यांना सावरू लागला मथुरेत कृष्ण कुशल आहे असे सांगितले मग मथुरेतून कृष्ण बलरामासह सांदीपनी आश्रमात विद्याभ्यासासाठी गेलो होतो वगैरे सांगून त्याने कृष्णाचे कार्य दिनक्रम देवकी वसुदेव यांचे कुशल देवकीचे कृष्णप्रेम अक्रूराचे कुशल बलरामाचे कुशल सारे काही अगदी तल्लीन होऊन सांगितले ते ऐकताना नंद यशोदा अत्यंत आनंदित झाली उद्धवा ही पहा कृष्णाची काठी हा पहा त्याचा लहानपणचा खेळ ही त्याची बासरी हा त्याचा मोरपिसांचा मुकुट ही पाहिलीस का त्याची छोटी घोंगडी मुद्दाम त्याच्यासाठी तयार केली आहे वाटते आता येईल आणि म्हणेल आई मी वनात चाललो ज्या उखळीशी कृष्णाला बांधून ठेवले होते ती उखळीसुद्धा तिने दाखवली आणि विरहाने रडू लागली भक्ताला ती जणू देवाची माता होऊन वात्सल्याने त्याची सेवा कशी करावी तेच शिकवित होती उद्धवा कृष्ण असला तर सारे गोड कृष्ण नसला तर सारे सारे कडू तो माझ्यावर रागावला असेल आम्ही त्या भगवंताला आमची संसारातली कामे करायला लावली त्याला गुरे राखायला सांगितली त्याने माती खाल्ली म्हणून त्याला मार दिला गोपीनी गाराणी गोपीनी गाराणी आणली म्हणून त्यांना मी रागावले छे असे काही करायला नको होते देवाला सांभाळायचे काम उद्धवा फार अवघड असते त्याच्या लहानपणी तर जास्तच अवघड एकीकडे वाटते तो आपला मुलगा आहे पण त्याचे सामर्थ्य त्याची लीला पाहिली की वाटते छे हा तर सगुण ब्रह्म आहे आणि वात्सल्याचा ज्ञानाशी झगडा होतो उद्धवा माझ्या वात्सल्याने ज्ञानाचा पराभव केला आहे आता ही खेळणी पाहिली की भडबुडे येते उद्धव म्हणाला रडू नका यशोदाबाई तुम्ही खरोखरच धन्य आहात नारद ज्याचे नाव घेऊन त्रैलोक्यात संचार करतो ब्रह्मदेव ज्याची पूजा करतो आणि कैलासनाथ ज्याचे ध्यान करतो तो भगवान विष्णू तुमच्या घरी लहानपण घेऊन खेळला बागडला या घरातील या अंगणातील मृत्तिका ही धुली किती पवित्र तुम्ही त्याचे लालनपालन केलेत तुम्ही किती थोर तुम्ही मला वंदनीय आहात मी त्या प्रभूचा दास आहे तो मला गौरवाने सखा म्हणतो पण त्याच्याशी हमामा हुतुतू लपंडाव खेळणारे ज्यांना त्याने आपल्या हाताने दहीभात भरवला ते गोपच त्याचे सखे ठीक आहे माझे ज्ञान इथे आलोनी वाटले कृष्ण मथुरेत गेला तो फक्त शरीराने त्याचे मन चित्त त्याचा सर्व कृपाभाव तर साक्षात इथेच आहे आणि तुमचे सांत्वन करण्यासाठी मला तो पाठवतो मलाच भक्ती शिकवण्यासाठी त्याने पाठवले आहे असे मला वाटते नंदबाबा त्या परात्पर भगवंताचे कुशल मी काय सांगू त्याच्याच विरात इतर लोक व्याकुळ होतात पण तो तुमच्या आठवणी काढून गोरामोरा होतो अशा तऱ्हेने रात्री पुष्कळ वेळ उद्धव नंद यशोदा जागत व कृष्ण गोष्टी करीत होते पहाटे पहाटे त्यांना थोडी झोप लागली पण कृष्णाची स्वप्ने पाहत होती सकाळी उठून उद्धव यमुना नदीवर स्नानासाठी गेला जाताना वाटेत घरोघरी लोक प्रातकाळची कामे करताना त्याला दिसले कोठे कोठे अजून रात्रीचे दीप तसेच तेवत होते कुठे दही घुसळणे कुठे अंगणात सळा घालणे कुठे गायीची धार काढणे कुठे रांगोळ्या काढणे पण सर्व कामे करताना लोक एक प्रकारच्या तंद्रीत होते कृष्णाचे नाव गाण्यात गुंफून गाणी म्हणत होते आणि गोपी तर एकमेकींची कृष्णाच्याच गोष्टी बोलत होत्या उद्धव स्नान करून परत येत होता काही गोपी यमुना नदीवर पाणी भरण्यासाठी चालल्या होत्या उद्धव कृष्णासारखाच दिसत होता त्यामुळे प्रथम त्यांना वाटले की तोच आहे पण जवळ येताच त्यांनी ओळखले त्याला त्या म्हणाल्या उद्धवा कृष्णाची खुशाली तरी सांग आम्हाला सोडून तो मथुरेत गेला त्याची निष्ठूर करणी त्यालाच शोभते नाही का तो इकडे येण्याचे नावच काढीत नाही आणि आम्ही त्याचे नाव घेत बसलो आहोत ज्या नंदबाबांनी त्याचे तऱ्हेतऱ्हेचे लाड पुरवले ज्या यशोदेना यशोदेने त्याच्या खस्ता काढल्या त्याचे हट्ट पुरवता पुरवता जी बिचारी जमून जात होती त्या मातापित्रांची स्वतः भेट घ्यायला का आला नाही आणि तुझ्या भेटीवर आम्ही समाधान मानायचे का आमची आठवणसुद्धा त्याला नसेल आम्ही त्याच्यासाठी घरदार सोडून रानात गेलो आणि तो मात्र निघून गेला उद्धवा त्याचे तरी बरे चालले आहे ना गोपी त्याला अनेक प्रकारे छेडित होत्या त्यावेळी एक भ्रमर तिथे आला आणि गुणगुण करीत गोपींच्या भोवती उडू लागला कृष्णवीरही गोपींनी आपले शब्द स शस्त्र त्या भ्रमरावरच चालवले त्या म्हणू लागल्या अरे कृष्णा भुंगा काळा असतो त्यालाच कृष्ण असे म्हटले आहे तुला इथे गुंजन करायचे काय काम आहे आमच्याजवळ कशाला लाडीगोडी लावतोस तुझा स्वभाव किती चंचल आहे हे आम्हाला माहीत नाही का तो कृष्णसुद्धा तुझ्यासारखाच तुझा मित्रच की तो तू कुठल्याही फुलावर स्थिर बसत नाहीस तो तरी कुठे स्थिर आहे गेला ना आम्हाला सोडून हो मथुरेत कितीतरी सुंदर स्त्रिया त्याला भेटल्या असतील मग आम्हाला गावंढळांना कोण विचारतो अरे त्याला तर उटी तयार करण्याने कुब्जा आवडली सुगंध तुला आवडतो आणि त्यालाही आवडत असणार बहुतेक तुला त्याने हेर म्हणूनच पाठवले असेल तू कपटी तसाच तोही कपटी कुब्जा वाकडे आणि तोही एक पाय वाकडा करून मान वाकडे करून कमरेत वाकडा त्रिभंगी उभा राहतो त्यांची जोडी चांगली जमली असणार कुब्जेने सुगंधात काहीतरी मोहिनी टाकली आणि तो फसला असेच झाले असेल पण नाही तिने आमच्याहून फार मोठे तप केले असेल म्हणून तो तिला वय झाला आपण तरी या उद्धवाला कशाला हे ऐकवायचे याला तरी त्याचे रहस्य काय आहे ते कळले आहे का उद्धवा तुला तरी त्या काळ्याचा खरा स्वभाव कळला आहे का अरे भ्रमरा तू मथुरेत उडत जा आणि त्याला सांग तुझ्यासाठी तळमळून गोपी गतप्राण झाल्या आता येणार असलास तर त्यांची मृत शरीरे पाहायला ये लवकर नाही आलास तर तीही पाहता येणार नाहीत अरे गोपींच्या शरीराची रक्षा जिथे पडलेली असेल तिथेच आता तुझा पावा वाजव ज्या पाण्यात गोपींची रक्षा टाकली आहे तिथे तू स्नान तरी कर इथे बासरी वाजवलीस तर आमच्या रक्षा तरी तुझ्या पायांना लागेल व्याजोक्तीने वक्रोक्तीने गोपी आपला शोक आपली व्यथा बोलून दाखवित होत्या ऐकता ऐकता उद्धवाचे मन भरून आले तेवढ्यात भ्रमर उडून दुसरीकडे गेला तेव्हा गोपी पुन्हा उद्धवाजवळ बोलू लागल्या उद्धवा तो कृष्ण तिकडे का गेला आमचे काय अपराध झाले म्हणून तो आम्हाला कंटाळा त्याच्या वीराने आमची हृदय विदीर्ण होत नाहीत आम्हाला मरण येत नाही म्हणजे आमची मने कठोरच नाही का त्याला न्यायाला जो आला त्याचे नाव म्हणे अक्रूर अतिशय क्रूर माणसाचे नाव आहे असे कसे त्या कृष्णाचे आणि आमची ताटातूट करणारा तो म्हणे अक्रूर उद्धवा तू त्या कृष्णाची व आमची भेट घडवून आण आम्हाला एवढे कळले आहे की मित्रत्वाने तुझे तो ऐकतो आम्ही विरह नदीत बुडत आहोत तुला शरण आहोत तू आम्हाला उद्धरून घे गोपी सारा अभिमान सोडून उद्धवाच्या पायावर लोळण घेऊ लागला तो संकटात पडला आता या गोपींचं सांत्वन तो कसे करणार त्याने मनमन कृष्णाचा धावा केला मग त्याला गोपीजवळ काय बोलावे ते सुचू लागले तो गोपींना आश्वासन देत म्हणाला सगुण साकार अशा श्रीकृष्णाची तुम्ही उत्कट भक्ती करता त्याच्या शरीराला त्याच्या बोलण्या चालण्याला तुम्ही सर्वस्व समजता तुम्ही जेवढा त्यांना लहान समजता तेवढा तो लहान नाही सकल ब्रह्मांडाचा तो पालन करताय तो स्वतः तिन्ही गुणापलीकडचा आहे सर्व भूतमात्रांच्या पलीकडचा आहे तोच स्वस्वरूपी आहे चिरंतन सनातन सच्चित आनंदरूप तोच आहे त्यानेच साधूंचे रक्षण करण्याकरता दुष्टांना शासन करण्याकरता मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन भार्गवराम दाशरथीराम असे अवतार घेतले त्याची लीला अतर्की आहे ब्रह्मदेव आणि इंद्र यांनाही त्याच्या सामर्थ्याचा थांग लागत नाही तो खरा शरीरधारी तुमच्या माझ्यासारखा देहधारी नाही तो अवतार घेतो तेव्हा भक्त प्रेमासाठी देह धारण करतो गोपिनो तुम्हाला ज्या बालरूपाची ओळख झाली आहे त्यापेक्षा कृष्ण फार व्यापक आहे पंचेंद्रियांना कळेल असे त्याचे स्वरूप नाही तोच जगाची उत्पत्ती करतो तोच पालन करतो आणि विलय पावलेले जग त्याच्याच ठाई सप्त होते तेहतीस कोटी देवता पंचमहाभूते सर्व प्राणी मानव यक्ष किन्नर सर्प नाग गंधर्व अप्सरा ऋषी मुनी यांचा तोच मुलाधार आहे तो वृक्षात आहे यमुनेत आहे गाई वासरात आहे तोच वृंदावनात आहे पर्वतात आहे वायू अग्नी जल पृथ्वी आणि अमर्याद असे आकाश तोच आहे गोपी प्रथम प्रथम सगुण कृष्णाच्या स्मरणात दंग होत्या पण उद्धवाचे ज्ञानमय वचन श्रवण करता करता त्यांचे मन देहाच्या मर्यादा सोडून व्यापक व सूक्ष्म होऊ लागले त्यांची विरह वेदना विरून जाऊ लागली त्या पुष्कळ वेळ ऐकत राहिल्या मग उद्धव नंदाकडे आला त्याने नंद यशोदा यासही कृष्णाचे व्यापकत्व आणि ईश्वरत्व समजावून सांगितले त्याच्या उपदेशाने नंदाचे मन निवडले यशोदेचे चित्त स्थिर होऊ लागले उद्धवाला नंदाने व गोकुळानी गोकुळानी गोकुळात ठेवून घेतले तो चार महिने राहिला ज्या ज्या ठिकाणी कृष्ण खेळला जिथे जिथे त्याने अद्भुत लीला दाखवली तिथे तिथे उद्धव गेला त्या ठिकाणची ढूळ त्याने मस्तकी धारण केली त्या वृक्षाखाली तो बसला त्या वातावरणात त्यालाही सगुण भगवंताच्या भक्तीची प्रचिती आली शेवटी उद्धव चार महिन्यांनी मथुरेत जायला निघाला गोकुळवासी लोकांनी कृष्णासाठी अनेक भेटीच्या वस्तू त्याच्याजवळ दिल्या आता गोपींना कृष्णाचा विरह थोडाफार सहन होऊ लागला होता कृष्णाचे सवंगडी उद्धवाभोवती जमले जो तो माझी ही वस्तू कृष्णाला द्या म्हणून उद्धवाला सांगत होता रथात त्या वस्तू ठेवता ठेवता उद्धव आनंदाने रडू लागला आणि नंद यशोदाचा निरोप घेताना तर त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन गळा अवरुद्ध झाल्यामुळे बोलताच येईना ज्ञानाचा उपदेश देऊन ज्याने गोपगोपींना विवेक शिकवला त्याचे स्वतःचे चित्त मात्र कृष्णाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी <clears throat> व्याकुळ झाले कोणी कोणाला उपदेश केला श्रीहरीची लिला श्रीकृष्णार्पणमस्तू